श्रीराम समर्थ पंचिका तिसरी समास तिसरा ईश निर्धार आकाशात वायूची झुळूक निर्माण होते त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी जी स्फूर्ती निर्माण होते त्या चंचल स्फूर्तीमध्ये जो चैतन्याचा भाग प्रतिबिंबित होतो त्यास ईश्वर म्हणतात तो भाग मायेने व्यापलेला असल्यामुळे त्यास सगुण ब्रह्म असे म्हणतात मायेच्या योगाने त्याच्या ठिकाणी सर्वज्ञपण येते त्याला पुरुष नाव पडण्याचे कारण तो सर्व पुरींचा ईश म्हणजे स्वामी आहे त्याला जगत निर्माण करण्याची इच्छा होते म्हणून त्यास जगदीश असे म्हणतात तो सर्व जगाचा नियामक असून तो सर्वांच्या अंतर्यामी राहून जगाचे निरसन करत असतो अशा प्रकारे अनंत श्रुती म्हणजे वेद याला जगदीश्वर म्हणतात तो सर्वज्ञ असून विक्षेपादी म्हणजे मूळ स्वरूपाला झाकून टाकते ती आवरण शक्ती आणि त्या जागी नवीन रूपाची निर्मिती करते ती विक्षेप शक्ती अनंत शक्तीचे चालन करतो ईश्वराच्या स्वरूपाबद्दल आणि कार्याबद्दल अनेक शास्त्रे आपापसात भांडत आहेत शास्त्रे आपापली भिन्न भिन्न मते पुढे मांडत आहेत त्याचप्रमाणे लौकिक व्यवहारातही सर्व लोक परस्पर विरुद्ध कल्पना करत आहेत इतरांच्या मताचे खंडन करण्यासाठी सर्वजण स्वतःचे निरूपण करतात ते आपल्या आवडीनुसार ईश्वराचे प्रतिपादन करत असतात ईश्वराला अनंत हात आहेत अनंत पाय आहेत त्याला अनंत तोंडे आहेत स्वर्ग इत्यादी सर्व लोक हे त्याचे अवयव आहेत पुरुष सुक्तामध्ये वरील प्रमाणे त्याचे वर्णन केले आहे त्या वर्णनाला वेदाची मान्यता आहे आणि अर्जुनाने श्रीकृष्णाच्या कृपेने त्याचे प्रत्यक्ष अवलोकन केले आहे असा हा विराट पुरुष असून तोच सर्वांचा ईश्वर आहे विराळवादी लोक त्याला जगदीश्वर म्हणतात हिरण्यगर्भा पक्षाचे लोक म्हणतात हे कसे शक्य आहे जे दृश्य आहे त्याला ईश्वर कसे मानता येईल माळेमधील सूत्राप्रमाणे सर्वांच्या अंतर्यामी राहून जगाचे जो नियमन नियमन करतो त्याला हिरण्यगर्भ म्हणतात तो अंतर्यामी हाच ईश्वर आहे सर्व मण्यांमध्ये जसे एकच सूत्र अनुस्यूत असते त्याप्रमाणे सर्व दृश्य सृष्टीला तो व्यापून असतो तोच हिरण्यगर्भ होय त्याच्या योगानेच जड पदार्थामध्ये सुद्धा चलनवलन होते वारा वाहतो नदी वाहते पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती भ्रमण करते इत्यादी जो सर्व पदार्थांना सूक्ष्म रूपाने व्यापून असतो जो चंचल असतो त्याला हिरण्यगर्भ ईश्वर असे म्हणतात काही जण म्हणतात की सृष्टी आणि चलनवलनाचा व्यापार यांच्यामध्ये जे अव्याकृत अनर्वचनीय कारण असते त्यालाच ईश्वर असे म्हणावे इतर कुठल्याही पदार्थाला ते नाव देता येत नाही दुसरे काही जण म्हणतात की माया हाच ईश्वर आहे हे जग तिचाच विस्तार आहे ती अर्धनाटी अर्धनारी नटेश्वर आहे दुसरे कोणी नाही दुसरे लोक असे म्हणतात की सृष्टीची उत्पत्ती परमाणूंपासून होते म्हणून यांच्या खेरीज इतरांना ईश्वर म्हणूच नाही काही जण म्हणतात की ब्रह्मदेव हाच सृष्टीची उत्पत्ती करतो मग ईश्वर त्याच्या खेरीज दुसरा कोण असणार दुसरे काही जण म्हणतात जेव्हा जेव्हा ब्रह्मदेवाला संकट पडले तेव्हा तेव्हा त्याने विष्णूचे स्मरण केले त्यानेही त्याच्या विनंतीवरून अनेक अवतार धारण केले आणि त्रैलोक्याचे पालन केले पृथ्वीवर जे जे त्यांचे भक्त झाले त्यांना त्याने संकटातून पार पाडले त्यामुळे निश्चितपणे हा विष्णूच एकमेव ईश्वर आहे दुसरे काही जण म्हणतात क्षीरसागराच्या मंथनाच्या प्रसंगी जेव्हा विष प्रकट झाले तेव्हा विष्णूने शंकरांचे स्मरण केले तेव्हा सदाशिव श्री शंकरांनीच सर्व विष प्राशन केले तेव्हा पंचमुखी श्री शिवशंकर हाच खरा ईश्वर आहे असा ते निश्चय करतात मग दुसरे म्हणतात की त्रिपुरांचा वध करण्यासाठी जात असता त्यालाही विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्मरण करावे लागले तेव्हा गणपती हाच खरा ईश्वर आहे असे गणपत्यांचे म्हणजे गणपती भक्तांचे मत आहे या उलट शक्तीचे उपासक जे शाक्त ते म्हणतात की शक्ती हीच सर्वेश्वर आहे सूर्याचे उपासक असलेले सौर म्हणतात की सूर्यनारायण हाच खरा ईश्वर होय तर दुसरे म्हणतात की हजार डोळे असलेले इंद्र हाच परमेश्वर आहे तर इतर काही जण म्हणतात की मनुष्यांच्या पापपुण्यांचा हिशोब ठेवून मृत्यूनंतर त्यांना शिक्षा करणारा सूर्यपुत्र यमराज हाच खरा ईश्वर आहे काही म्हणतात प्रारब्ध हेच ईश्वर आहे कोणी आकाशाला ईश्वर मानतात कोणी शब्द हाच ईश्वर मानतात तर कोणी सर्वांचा चालक म्हणून प्रसिद्ध असलेला वायू हाच ईश्वर आहे असे म्हणतात काही जण अग्नीला देव म्हणतात काही जण आप म्हणजे जल ही देवता मानतात तर काही जण पृथ्वी ही सर्वांना धारण करते म्हणून तिलाच देव मानतात काही जण शेष हा सर्व पृथ्वीचा भार उचलतो म्हणून त्यालाच सर्वांचा ईश्वर म्हणतात काही जण कासव वराह या अवतारांना ईश्वर मानतात याप्रमाणे मल्हारी भैरव वेताळ इत्यादी पृथ्वीवरच्या सर्व देवांना आपापल्या परीने मोठा गलका करून ईश्वर मानण्याचा अट्टाहास कित्येक लोक करत आहेत काही लोक शांतपणे तुळस पिंपळ पळस या वृक्षांचीही ईश्वर म्हणून पूजा करतात आता आणखी किती सांगावे निरनिराळे लोक पाषाण धातू यांचीही पूजा करतात काही जण कुदळी पाने गवत यांची पूजा करतात ते म्हणतात की आम्हाला आमचा ईश्वर पुष्कळ भाग्य देतो प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे बोलतो आपले म्हणणे कोणी ऐकले नाही तर विवाद करायला प्रवृत्त होतात ते आपलेच खरे असून इतरांचे म्हणणे खोटे आहे असे म्हणतात यावर कोणी शंका घेतील की हे भिन्न भिन्न देव खरे नसतील तर त्यांची पूजा करणाऱ्यांना फळे कशी मिळतात यावर उत्तर असे आहे की त्यांच्या भावनेमुळे आणि वासनेमुळे ही फळे त्यांना मिळतात आता ही परस्पर विरोधी मते बाजूला ठेव ही सगळी मते अतिव्याप्ती या दोषाने युक्त आहेत म्हणजे ईश्वर एकच असताना ईश्वरत्व अनेक व्यक्ती आणि पदार्थांना लागू केले जात आहे ईश्वर एकच असताना त्याला बहुविध ठरवणारी मते कोण मान्य करेल तर इतर कोणाचाही विरोध होणार नाही असेच मत आता सांगू ते सर्व मतवाद्यांना स्वीकार्यही स्वीकार्यही आहे आणि वेदांनाही मान्य होईल गवतापासून मूळ मायेपर्यंत सर्व पदार्थांना एक चैतन्य तत्वच व्यापार करायला लावते ते चेतन तत्व सर्वांना व्यापार करायला लावते आणि स्वतः मात्र अलिप्त राहते तोच ईश्वर होय जे सर्वव्यापी असून हरिहर आदी करून सर्वांना आधारभूत आहे ते चैतन्यमय तत्वच जगाचा परमेश्वर आहे दुसरे कोणी नाही ज्या ठिकाणी ज्याने त्याची जशी कल्पना केली त्या ठिकाणी त्याच्या पुढे त्याच्या कल्पनेप्रमाणे तो प्रकट होतो असे सांगितल्यानंतर कोणता विरोध येतो ते सांगा जो सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे असा जगज्योती अंतरात्मा एकच आहे या संदर्भात वेदाची अनेक वचने आहेत सर्व काही ईश्वरच आहे असे आपण म्हणता मग पूजकांना विषम म्हणजे असमान फळे का मिळतात ही मिळणारी फळे वेगवेगळी का दिसतात याचे उत्तर असे की पूजकाची श्रद्धा सत्वरज तम या तीन गुणानुसार तीन प्रकारची असते ज्याचे मन जशी कल्पना करते तसेच फळ त्याला मिळते ज्याचा भाव जसा असेल तसाच त्याचा देव होतो येथे अभावात्मक कल्पना करू नये ईश्वर हा एकच आहे इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे निर्धार प्रकारे समास श्रीराम समर्थ।